वेरूळच्या बाबाजी पाटील राजे भोसलेंच्या घरी साधारणत इसवी सन पंधराशे बावन्न साली मालोजी राजेंचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचा आणि शहाजी राजांच्या वडिलांचा जन्म झाला मालोजी राजांच्या छोट्या बंधूचं नाव होतं विठोजी राजे भोसले त्यावेळी बाबाजी पाटील राजे भोसलेंकडे जवळची बावी बनसोडे आणि मुंगी ह्या तीन गावांची पाटीलकी वंश परंपरागत पद्धतीनं चालत आली होती तसं पाहिलं तर बाबाजींच्या राजे भोसले ह्या आडनवामाग प्रचंड मोठा ऐतिहासिक आणि दैदिप्यमान पराक्रमी वारसा होता बाबाजी भोसले उदयपूरच्या सिसोदिया राजघराण्यातील एका शाखेतले राणा लक्ष्मण सिंहच्या वंशावळीतले सोळावे पुरुष होते सिसोदिया राजघराणं हे सूर्यवंशी इक्षवाकूच्या परंपरेतलं होतं या घराण्याच्या पूर्वजांनी उदयपूर मेवाड आणि दिल्लीवरही बरीच वर्ष राज्य केलं होतं भगवान श्री रामप्रभूंचा जन्मही ह्याच इक्षवाकू सूर्यवंशात झाला होता सिसोदिया हे नाव त्या राजवंशाला कसं पडलं ह्यामाग एक आख्यायिका अशी सांगितली जाते की की ज्यावेळी बाराव्या शतकात मुस्लिम आक्रमकांनी या राज्यांवर आक्रमण केली तेव्हा या राजपुतांना काही युद्धामध्ये पराभव स्वीकारावा लागला आणि कैदेत पडावं लागलं तेव्हा मुस्लिम आक्रमकांच्या कैदेत पडलेल्या ह्या राजपुतांच्या पूर्वजांसमोर मुस्लिम आक्रमकांनी दोन पर्याय ठेवले पहिला असा की तुम्ही इस्लामचा स्वीकार करा आम्ही तुम्हाला तुमची वतन आणि जहागिरी परत देऊ किंवा दुसरा पर्याय असा निवडा की वितळलेलं शिस पेऊन तुम्ही तडफडत प्राण सोडा यापैकी काही जणांनी जीवाच्या भीतीनं इस्लाम स्वीकारला तर काहींनी वितळलेलं शिसं पिऊन जीव देणं पसंत केलं वितळलेलं शिसं पिणारे म्हणून शिसोदिया हे नाव मग त्यांच्याच वंशजांना पडलं राणा हमीर राणा कुंभा राणा संगा महाराणा प्रताप महाराणा भैरव सिंग असे अनेक पराक्रमी राजकर्ते सिसोदिया राजवंशात होऊन गेले रक्तातच युद्ध सळसळत असणाऱ्या राणा लक्ष्मण सिंहच्या सातव्या वंशजानं राणा सज्जन सिंहानं बहमनी राजवटीत आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी आपल्या एका भावासह महाराष्ट्रात स्थलांतर केलं सज्जनसिंहाच्या महाराष्ट्रातील वंशजांपैकी काही जणांनी आपलं सिसोदिया किंवा शिसोदे हे नाव कायम ठेवलं तर काही वंशजांनी राणा लक्ष्मण सिंहाच्या घराण्यातील एक महान योद्धा आणि महान राज्यकर्ता भैरवसिंह उर्फ भोसाजी महाराज यांच्या गौरवार्थ आपलं आडनाव भोसले असं घेतलं सज्जनसिंहाच्या महाराष्ट्रातल्या वंशावळीतील राणा कर्णसिंहाच्या वंशजांनी आपलं आडनाव भोसले बदलून घोरपडे असं ठेवून घेतलं कारण राणा कर्णसिंहानं खेळणा किल्ला जिंकताना घोरपडीच्या मदतीनं तो किल्ला सर केला पण स्वतः कर्णसिंग त्या लढाईत ठार झाला राणा कर्णसिंहाच्या पराक्रमाची आठवण म्हणून त्याच्या वंशजांनी घोरपडे असं आडनाव घेतलं मुधोळला स्थायिक झालेले बाजी घोरपडे हे त्यांचेच वंशज होते बाबाजी राजेंचे आजोबा कर्णसिंग भोसले निजामशाहीतील एक मोठे वतनदार होते वेरूळच्या आसपास त्यांची मोठी जहागिरी होती कर्णसिंगांना मालजी उर्फ संभाजी आणि परसोजी उर्फ खेळोजी अशी दोन मुलं होती ही दोन्ही मुलं फार कर्तबगार होती कर्णसिंगाची जहागिरी वंश परंपरागत पद्धतीने त्या दोघांकडे आली पण दुर्दैवाने परसोजी उर्फ खेळोजींचा मृत्यू एका युद्धात झाला तर संभाजी उर्फ मालजींचा मृत्यू पाण्यात बुडून झाला कर्णसिंगांची दोन्हीही पराक्रमी मुलं दुर्दैवानं फार कमी वयात वारली कर्णसिंगांचे नातू बाबाजी भोसले आणि त्यांचे बंधू फारच लहान म्हणजे अगदी चार पाच वर्षांचेच होते त्यामुळं निजामशहानं मालजींची वतनदारी परत सरकार जमा करून घेतली बाबाजींना ती देण्यात आली नाही पण काही गावांची पाटीलकी बाबाजींकडे परत तशीच ठेवण्यात आली वेरूळ जवळच्या दोन तीन छोट्या खेडेगावांमधली पाटीलकी आणि शेती हे उदरनिर्वाहाचं बाबाजींचं मुख्य साधन होतं जवळ असलेल्या दोन तीन छोट्या खेड्यांची पाटीलकी आणि वडिलोपार्जित शेती सांभाळत सांभाळत बाबाजी छोटी मोठी सरदारकीही करत होते बाबाजीही कर्तबगार होते बाबाजींनी स्वकर्तृत्वावर भीमा नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या पुणे परगण्यातील हिंगणगाव बेरडी देवळगाव अशा पाच सहा गावांची पाटीलकी ही विकत घेतली होती किंवा कमावली होती काही काळ ते ह्या भागातही राहायला आले होते पण त्या भागात त्यांचा जम न बसल्याने त्यांनी आपल्या मुलांसोबत पुन्हा वेरुळला जाणं पसंत केलं बाबाजी राजे भोसलेंची दोन्ही मुलं मालोजी आणि विठोजी मात्र महापराक्रमी निघाली बाबाजी काळ परतवे छोटी पाटीलकी आणि सरदारकी सांभाळत होते पण बाबाजींचं राजे भोसले घराण्याचं आणि आजोबा कर्णसिंहाचं नाव फार मोठं होतं संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जायचं फलटणचे विजापूरच्या आदिलशहाच्या सेवेत असलेले वतनदार नाईक निंबाळकर त्यांचे जुने नातेवाईक होते नाईक निंबाळकरांनी तरुण मालोजीच्या तडपदारीची कदर घेऊन आपली मुलगी उमाबाई उर्फ दीपाबाईचा मालोजी राजांसोबत विवाह करून दिला दीपाबाई उर्फ उमाबाई जगपाल राजे नाईक निंबाळकर यांची बहीण होती फलटणच्या नाईक निंबाळकरांचे सिंदखेडचे राजघराणे जाधवांशीही नातेसंबंध होते जाधव घराण्याचा त्यावेळी महाराष्ट्रात फार दबदबा होता देवगिरीच्या यादवांचे ते प्रत्यक्ष वंशज होते जाधवांकडे त्यावेळी सत्तावीस महालांची फार मोठी जहागिरी वतनदारी होती निंबाळकरांशी झालेल्या आणखी एका नव्या नात्यामुळे जाधव आणि मालोजी भोसले जवळ आले पण त्यावेळी लखुजी जाधवांची आर्थिक सामाजिक आणि राजकीय ताकद भोसलेंच्या तुलनेत कितीतरी पटीने मोठी होती आपलं नशीब आजमावण्यासाठी मालोजी आणि विठोजी हे दोघं भाऊ लखुजी जाधवांकडे साधे शिलेदार म्हणून कामाला गेले त्यावेळी लखुजीराव जाधव अहमदनगरच्या निजामशाहीत मोठे वतनदार होते मालोजी आणि विठोजी लवकरच आपल्या स्वपराक्रमानं जाधवांच्या सैन्यात वरच्या पदांवर पोहोचले मालोजी आणि विठोजींचा पराक्रम महत्वाकांक्षा कीर्ती दिवसेंदिवस वाढत होती आणि पूर्वी मालोजी विठोजींची प्रशंसा करणारा जाधवांचा राजपरिवार आता ह्या दोघा बंधूंवर जळू लागला होता भोसले आणि जाधवांमधलं हे वितुष्ट दिवसेंदिवस वाढतच गेलं इतर जाधव मंडळींकडून लखुजीरावांचे कान मालोजी आणि विरुद्ध सतत फुंकण्यात येत होते आणि एक दिवस राजे लखुजी जाधवांनी मालोजी विठोजींना आपल्या सेवेतून बडतर्फ करून टाकलं भोसले बंधूंसाठी हा फारच मोठा धक्का होता मालोजी आणि विठोजी यांनी इतर कुठल्याही वतनदाराच्या सेवेत राहून चाकरी करण्यापेक्षा आपली पिढीजात पाटीलकी सांभाळून शेतीचं कामकाज करण्याचं ठरवलं मालोजी आणि विठोजी पुन्हा वेरुळला परतले घृष्णेश्वराची पूजा करीत पाटीलकी सांभाळत आपल्या दणकट हातांनी ते नांगर चालवू लागले असेच तीन चार वर्षे गेले तसं पाहिलं तर शेतीमध्ये मालोजी विठोजींचं मन रमत नव्हतं पण कुठल्या इतर वदनदारांची चाकरी करण्याचीही आता त्यांची इच्छा नव्हती जाधवांकडे आलेला कटू अनुभव परत एकदा अनुभवण्याची त्यांची तयारी नव्हती त्यापेक्षा स्वतःची शेती करणं काही वाईट नव्हतं असेच त्यांचे दिवस चालले असताना एक दिवस चमत्कार घडला हे दोघं तिप्फाड भाऊ ज्या कौशल्यानं तलवार दांडपट्टा फिरवायचे त्याच कौशल्यानं शेतात नांगर फिरवित होते उन्हाळा संपत आला होता पाऊस पडण्यापूर्वीची मशागत ते जण करत होते तेवढ्यात मालोजींना एक भला मोठा नाग अतिशय संतपणे स्वतःच्या समोरून चालत जात आपल्या शेतातील एका बिळात घुसताना दिसला घृष्णेश्वराचे निस्सिम भक्त असणाऱ्या मालोजी विठोजींना तो काही ईश्वरी संकेत वाटला त्यांनी ती जागा खोदण्यास सुरुवात केली आणि त्यांना आश्चर्याचाच धक्का बसला शुरांना दैवही साथ देतं असं म्हणतात तसंच झालं होतं त्या जागी एक गुप्त भुयार होतं आणि त्यात अगणित संपत्ती जणू मालोजी विठोजीची वाट पाहत पडली होती घृष्णेश्वराचा प्रसाद म्हणून मिळालेली ती प्रचंड संपत्ती म्हणजे मालोजी विठोजीच्या कल्पनांना पंख मिळाल्यासारखे होते त्यांनी सर्वात प्रथम त्या संपत्तीतून घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला नंतर शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या मंदिराचीही टालबुजी केली पाण्यासाठी एक पुष्करणी एक कुंड शिखर शिंगणापूरला मालोजी राजांनी बांधलं घृष्णेश्वराच्या मंदिरात वेरूळला आजही मालोजी विठोजींनी करून घेतलेला शिलालेख आहे मिळालेल्या प्रचंड संपत्तीच्या जोरावर भोसले बंधूंनी एक हजार घोडे शस्त्र आणि सैन्य लवाजमा विकत घेतला तडपदार नवीन रक्ताचे तरुण आपल्या पदरी ठेवले आणि भोसलेंची स्वतःची स्वतंत्र फौज उभारली राजे लखुजी जाधवांबद्दलचा राग अजूनही भोसलेंच्या मनातून गेला नव्हता मालोजी विठोजींनी लखुजी जाधवांच्या सत्तावीस महाली वतनावर घणाघाती हल्ले करून त्याचे लचके तोडायला सुरुवात केली त्यावेळी लखुजी जाधव प्रचंड अडचणीत होते मुघलांचे निजामशाहीवर जोरदार हल्ले होत होते लखुजी जाधवांचं वतन ऐन मुघली वतनाजवळ असल्यानं एका बाजूने मुघल तर दुसऱ्या बाजूने भोसले त्यांना हैराण करीत होते विठोजी भोसल्यांची आठही मुले एकापेक्षा एक पराक्रमी होती मालोजी विठोजी तर कहरच होते यावेळी जाधव भोसल्यांमध्ये मध्यस्थी केली ती निंबाळकरांनी जाधव भोसल्यांचं वैर काही काळासाठी थंड झालं अंबर जो प्रधान चंगीज खानच्या सेवेत होता त्याची ही भूमिका यामध्ये महत्वाची होती निजामशहानं भोसलेंना आपल्या सेवेत घेऊन स्वतंत्र वतन दिलं मलिक अंबर मालोजींना आपला भाऊच मानायचा भोसलेंनी आपल्या पराक्रमानं महाराष्ट्र दनानून सोडला निजामशहानं मालोजी आणि विठोजीच्या सन्मानार्थ औरंगाबादला मालापुरा आणि विठापुरा ह्या नव्या पेठा वसवल्या निजामशाही दरबारात भोसलेंचं वजन वाढू लागलं जाधवांच्या तोलामोलाचं झालं मालोजीचे धाकटे बंधू विठोजींना आठ पुत्र होते पण तीस वर्षांच्या संसारानंतरही मालोजी उमाबाई दाम्पत्यांना अजून संतान लाभ झाला नव्हता मग त्यांनी अहमदनगरच्या शाह शरीफ या पीराच्या दर्ग्याजवळ नवज बोलला मालोजी राजांना पंधराशे चौऱ्याण्णव आणि पंधराशे मध्ये अशा दोन पुत्र रत्नांचा लाभ झाला पीर बाबा शाह शरीफच्या नावावरून त्यांनी आपल्या मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली चांद बीबीच्या मृत्यूनंतर जेव्हा मलिक अंबर निजामशाहीचा प्रधानमंत्री बनला तेव्हा तर भोसले कुटुंबाचा सुवर्ण काळच उजाडला इसवी सन पंधराशे नव्याण्णव साली मलिक अंबरच्या शिफारसीवरून वेरूळचा राजा हा किताब मालोजी राजांना निजाम शहाकडून देण्यात आला तसंच त्यानंतर दोन चार वर्षातच पुणे सुपे आणि चाकण ह्या सगळ्या प्रदेशांची जहागिरी मालोजी राजांना वेरूळच्या व्यतिरिक्त देण्यात आली सोळाशे सहा साली विजापूरच्या आदिलशाही फौजेसोबत लढताना मालोजी राजांना पुणे जिल्ह्यातील इंदापूरजवळ वीरगती प्राप्त झाली आजही इंदापूर येथे मालोजी राजांची छत्री आहे ज्यावेळी मालोजी राजांना वीरगती प्राप्त झाली त्यावेळी शहाजी राजे आणि शरीफजी राजे फार लहान होते म्हणून निजामशहा आपण दिलेली पुणे सुपे आणि चाकणची जहागिरी परत जप्त करल असं सगळ्यांना वाटत होतं पण ह्यावेळी मालोजींवर स्वतःच्या भावाप्रमाणे आणि शहाजीवर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करणारा मलिक अंबर तसंच विठोजी राजे आणि त्यांची आठही मुलं अगदी निस्वार्थ भावनेनं शहाजी शरीफची बंधूंच्या मागं उभं राहिली मलिक अंबरच्या प्रभावामुळं निजामशहानं एक खास दरबार भरवून पुणे सुपे आणि चाकणची जहागिरी छोट्या शहाजी राजांच्या नावे केली यावेळी लखुजी जाधवांनी निंबाळकरांच्या आणि मलिक अंबरच्या मध्यस्थीनं भोसले कुटुंबाशी जुळून घेतलं आणि राजकन्या जिजाऊंचा शाही विवाह शहाजी राजांसोबत करून दिला जाधवांचा वंशवेल यदुवंशीय चंद्रवंशीय भगवान श्रीकृष्णांपर्यंत पोहोचत होता तर भोसलेंचा वंशवेल थेट भगवान श्रीरामापर्यंत पोहोचत होता शहाजीराजे आणि जिजाऊंचा विवाह म्हणजे रामाच्या वंशजांचा आणि कृष्णाच्या वंशजांचा एक अद्भुतपूर्व योगायोग आणि संगम होता त्यातून जे महारत्न जन्माला आलं ते म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद